श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय गोपाल कृष्ण ब्रह्मदेवाचे गर्वहरण श्री गणेशाय महा कृष्ण थोडा मोठा झाल्यावर गोपी यशोदेना म्हणू लागल्या की आता या कृष्णाला गायी राखायला रानात पाठवावे म्हणजे तो आम्हाला तरी त्रास देणार नाही यशोदेने कृष्णाच्या वयाचे आणि काही थोडेसे मोठे गोप बालक बोलावले त्यांना सांगितले की याला पण रानात घेऊन जा त्याच्याबरोबर तुम्ही इथे घरोघर भटकता दही लोणी खाता ते जरा गवळ्यांची कामे तरी कराल सवंगड्यांना खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदेने कृष्णाला पाठवले त्याच्या हातातही एक वेताची काठी दिली दुपारी खाण्यासाठी शिदोरी बांधून दिली त्याचे रूप जास्तच खुलून दिसू लागले कारण त्याला आईने छोटेसे वस्त्र नेसवले होते वर कमरेला शेला बांधला होता एका सवंगड्याने त्याचा हात हाती धरला आणि म्हटले चल कान्हा आपण गाई वासरांच्या मागे दौडू दुपारी यमुनेच्या तिरी बसून शिदोरी खाऊ कृष्ण उड्या मारीतच चालला तो गोप बालकांचा राजाच होता तसाच शोभून दिसत होता सवंगड्याने त्याला थाटाने नेले त्याला पाहायला हातातली कामे टाकून गोपी दाराशी आल्या त्यांचा सारा वेश चिमणासा होता मेखला वाकी नुपूर खांद्यावर छोटीशी घोंगडी तिच्या दशात गुंफली होती खरी मोती गळ्यात फुलांचे हारही छोटेच होते अंगाला तर केशराची उटी लावली होती रानात ती किती टेकणार ते तो कानात जाणे कानात मकराकृती कुंडले घातलेली होती आणि हातात छोटीशी मुरली घेतलेली होती त्याच्याकडे पाहता पाहता गोपी तटस्थ झाल्या सवंगड्यासह कृष्ण वनात शिरला तेव्हा वनाला नवी शोभा आली बाळ गोपाळ दुपारपर्यंत गायी राखीत होते मग दमले आणि कदम वृक्षाच्या सावलीत कृष्णाला मध्ये बसवून त्याच्या भोवती सारेजण आपापल्या शिदोऱ्या उघडून बसले प्रत्येकाच्या शिदोरीत वेगवेगळे पदार्थ होते एकाची शिदोरी विटून गेली होती त्याला वाईट वाटले तेव्हा कृष्ण म्हणाला आपले कर्म चांगले नाही त्याला दुसरा काय करणार ज्याने त्याने आपापली शिदोरी खावी दुसऱ्याची मिळणार नाही कृष्णाच्या बोलण्याचा पुष्कळांना राग आला पेंद्यासह ते दुसरीकडे जाऊन बसले ते कृष्णावर रुसले होते ते त्याला अनेक प्रकारचे बोल लावू लागले त्या साध्या बोलात जीव आणि शिव यांचा संवाद होता कृष्ण त्यांना म्हणाला अरे मी तुमचाच आहे मला टाकू नका तुमच्यासाठी मी अनेक अवतार घेतले तुमच्याशिवाय मला दुसरं कोण आहे आता मी बोलणार नाही तुमचे ऐकेन मग सर्वांची समजूत पटली पेंद्याने क्षमा मागितली सगळे शिजोऱ्या खायला बसले एकमेकांना आधी खायचा आग्रह करू लागले हट्ट करू लागले तळ हातावर दहीभात आणि लोणचे घेऊन कृष्ण सवंगण्यांना भरवू लागला हसत खिदळत सर्वांनी शिजोऱ्या खाल्ल्या देवानी गुपचूप जलचर प्राण्यांची रूपे घेतली व ते यमुनेत शिरले गोप हात धुतील तेव्हा त्यांचे उष्टे जरी खायला मिळेल अशी त्यांना आशा होती पण कृष्णाच्या ते लक्षात येणे त्याने मुलांना यमुनेकडे न जाता घोंगड्यांना हात पुसायला सांगितले आणि पाणी न पिता ताक प्यायला सांगितले तो म्हणाला यमुना नदीत एक पिशाचिनी आहे ती तुम्हाला पकडून ठेवेल सर्वांनी कृष्णाचे ऐकले पण पेंद्या यमुना नदीकडे गेलाच त्या बावळटाला वाटले की यमुना खळखळाट करून आपल्याला हसते तेव्हा तो पाण्यात उतरला व थापट्या मारून प्रवाह अडवू लागला त्याच्या नादाने इतरही तसेच करू लागले कृष्ण मागे राहिला तो म्हणाला पहा गुंतलात ना तरी मी सांगत होतो मग त्याने बासरी वाजवण्यास प्रारंभ केला मुले तल्लीन झाली त्याच्या जवळ आली यमुनेचा प्रवाहसुद्धा शांत झाला देवानी स्वतःची रूपे घेऊन स्वर्गात प्रयाण केले संध्याकाळ झाली गुरांना घेऊन सवंगड्यासह कृष्ण गोकुळात परत आला गुरांच्या हंबरणांचे ध्वनी मुलांच्या ओरडण्याचा आवाज बासरीचे उंच स्व त्यांच्या आधीच गोकुळात आले रस्त्यातील धूळ आनंदाने जणू वर उडत होती कृष्णाला पाहायला गोपी आणि यशोदा बाहेर जावली तिने बलरामाची व कृष्णाची दृष्ट काढली धुळीने सर्वांग माखलेल्या मुलांना जवळ घेऊन यशोदा व रोहिणी आनंदाने रडण्याच्या बेतात होत्या मुलाने तर आईला मिठ्याच मारल्या त्या दिवशी संध्याकाळी यशोदेने भरवलेल्या घासाने कृष्णाची जी तृप्ती झाली ती यज्ञातील आहुतीने सुद्धा झाली नव्हती दुसऱ्या दिवशी लवकर उठून सारी मुले हौसेने वनात गेली वनात गायींना चरायला सोडून सर्वजण अनेक खेळ खेळले वृक्षावर चढणे प्राण्यांच्या नकला करणे लपंडाव खेळणे पारंब्याचे झुले करणे मोरपिसांचे व फुलांचे मुकुट किंवा गुच्छ करणे फळांचे चेंडू करणे असे खेळ मुले खेळत होती तोपर्यंत गुरे फार दूर गेली त्यावेळी कृष्णाची कसोटी पाहावी असा विचार ब्रह्मदेवाच्या मनात आला त्याने आपल्या मायेने वासरे लपवून ठेवली काही वेळाने गोपांच्या लक्षात आले गुरे शोधायला ते निघाले त्यांना गायी सापडल्या पण वासरे सापडेनात ते म्हणाले कान्हा अरे गायी तर दिसतात पण वासरे कुठे आहेत ते ऐकून कृष्ण उट्या उष्ट्या हाताने तुटला आणि वासरे शोधीत दूर गेला मुले त्याची वाट पाहू लागली ब्रह्मदेवाने वासरे लपवली आहेत हे कृष्णाला कळले त्याने मनाशी काहीतरी ठरवले आणि तो परत आला तो काय सारे गोप बालकही अदृश्य झालेले कृष्णाला वाटले ब्रह्मदेव आपली परीक्षा पाहतो काय मी पण त्याला धडा शिकवतो त्याने स्वतःच्याच शरीरातून सर्व गोप बालक आणि सर्व वासरे निर्माण केली शिदोऱ्या खाण्याचा कार्यक्रमही त्याने त्या गोपांबरोबर पार पडला तरीही ब्रह्मदेवाने मूळची वासरे व गोप बालक परत दिले नाहीत पुढे काय होते ते त्याला पाहायचे होते सायंकाळ झाली गोप बालक व वासरे यांच्या अनेक रूपांनी नटलेला कृष्ण गायीसह गोकुळात आला बलरामाही मायेचा सारे मा सारेच मायेचे पण कुणालाही कळले नाही गोपींना आपल्या मुलांबद्दल फारच प्रेम वाटू लागले गायीनाही दूध जास्त आले कारण काय कृष्णच गोपाळांच्या व वासरांच्या रूपाने वावरत होता हरीची ही अगटीत माया एक वर्षभर अशीच चालली मग ब्रह्मदेव यमुना तिरी आला त्याला काय दृश्य दिसले वासरे हरवली म्हणून गोपाळ त्याला शोधायला जा असे सांगत आहे आणि कृष्ण निघालाय तेच दृश्य वारंवार दिसू लागले तेव्हा तो कृष्णाला शरण आला तो काय सारी सृष्टीच त्याला कृष्णमय दिसू लागली त्याचा अभिमान नष्ट झाला आपणच एकटे सृष्टी करते असे त्याला पूर्वी वाटत होते त्याने स्वर्गात लपून ठेवलेली वासरे व गोपाळ परत आणून दिले पण मध्ये एक वर्ष गेले ही स्मृती त्यांना नव्हती इकडे कृष्णाने सर्व मायावी रूपे नष्ट केली ही हरीची विलक्षण माया बलरामाला सुद्धा कळली नव्हती कृष्णाने त्याला गुप्तपणे ते सांगितले तेव्हा तो हसू लागला संध्याकाळी गोपाळांचा मेळा कृष्ण बलरामासह घरी आला आनंदी आनंद झाला पण आपण जवळ घेतलेले मुलगे मायावी आहेत की खरे आहेत हे गोपींना कळलेच नाही आणि वासरांना पाळणाऱ्या गायी त्यांनाही काही कळले नाही अध्याय धावा समाप्त श्री श्रीकृष्णार्पणमस्तू